Mm-hmm. जो जो गाई कर जो जो गाई श्रांत जगाला पदरा खाली घेलवनाही राजसा करजो जो गाई करजो जो गाई निजल